श्लोकार्थ दहावा त्या विश्वरूपात अनंत मुखे अनंत नेत्र आणि अनंत अद्भुत दर्शनीय प्रकार होते त्यामध्ये अनंत सुप्रकाशित अलंकार होते व अनंत चकचकीत आयुधे उचलून झालेली होती मग पुष्कळ तोंडे पाहिली ती केवळ श्री विष्णूच्या राजवाड्याप्रमाणे दिसली जणू काही लावण्यश्री भांडारेच उघडले किंवा आनंदरूपी वनेच भरास भर आली आहेत की काय ज्याप्रमाणे सौंदर्याला राज्याधिकार मिळावा त्याप्रमाणे आल्हाददायक अशी श्रीहरीची मुखे अर्जुनाने पाहिली त्या तोंडातही काही भयंकर जणू काळ रात्रीची सैन्य सुटली आहेत असे दिसले किंवा मृत्यूलाच तोंडे उत्पन्न व्हावी भयाचे किल्लेच उभारावेत आणि प्रळयाग्नीची महाकुंडेस पेटवावी त्याप्रमाणे अद्भुत आणि भयंकर अशी तोंडे अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिली आणि पुष्कळ सौम्य अलंकार घातलेले चमत्कारिक अशीही पाहिजे त्याच्या ज्ञानदृष्टीच्याही दृष्टीच्याही पाहण्याने त्या मुखांचा अंत त्यांना लागेनाच म्हणून डोळे कुठे आहेत ते तो कौतुकाने कौतुकाने पाहू लागला तेव्हा नाना रंगाचे कमल कमलवनेच विकसित झाले आहेत अशा सूर्य सूर्यतेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्ती त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या त्यातच काळ्या कोळकळीत मेघांच्या गर्दीत कल्पांताचे वेळी विजा चमकतात त्याप्रमाणे भिव्याखाली अग्निप्रमाणे पिंगट असे नेत्र चमकत होते त्या एकाच रूपावर एकाएक आश्चर्य पाहून विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असे त्याच्या अनुभवास आले मग विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत मुगुट कोणीकडे आहे बाहू कोणीकडे आहेत हे पाहण्याची त्याची कौतुकाने इच्छा वाढत चालली मग भाग्यवान असा जो पार्थ त्याचे मनोरथ विफल होतील का हे पहा शंकराच्या भातात कधी वायबाण सापडतील का किंवा ब्रह्मदेवाच्या वाचेत लटक्या अक्षरांचे साचे असू शकतील का नाही म्हणून अपार असे जे विश्वरूप त्याचा आदी व अंत अर्जुनाने पाहिले ज्या रूपाचा थांग वेदासही लागला नाही त्याचे सर्व अयोग एकदम अर्जुनाने दोन्ही डोळ्यांनी पाहिले जे नाना रत्नांच्या अलंकाराने शोभायमान होते त्या विश्वरूपाचा चरणापासून मुकुटापर्यंत महिमा पाहिला परब्रह्माने आपण स्वतः स्वरूप धारण करून त्याचवर परब्रह्मरूपीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभतात म्हणून मी सांगू ज्या तेजाने चंद्र व सूर्य यांची मंडळे प्रकाशित होतात व ज्या महातेजाने विश्व प्रकाशित होते त्यांचे जे जीवन ते ब्रह्म ब्रह्मरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणी कोणाची शक्ती होणार तर अर्जुनाला त्या ब्रह्माने ब्रह्मच अलंकार घातले आहेत असे दृष्टीस पडले मग ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला तो ते सरळ असून त्यात कल्पांतीच्या ज्वाळा तोडणारी शस्त्रे चमकत आहेत असे दृष्टीस पडले आपणच शरीर आपणच त्यावर घातलेले अलंकार आपणच हात आपणच हातात घेतलेले हत्यारे व आपणच जीव असे देवाने आपल्याच ठिकाणी सर्व स्थावर जंगम भरून टाकले त्याच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होऊन त्या तेजापुढे अग्निही दिपून जाऊन समुद्रात चिरला मग जणू काय काळकूट विषाचा लाटाच उसळल्यात किंवा महाविजांचे अरण्याच उद्भवले आहे अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगारल्यासारखे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले श्लोकार्थ अकरावा अंगावर सुप्रकाशित पुष्पे आणि वस्त्र होती व अंगाला दिव्य सुवासिक पदार्थ लावले होते असा सर्व आश्चर्याने भरलेला व बाजूस तोंडे आहेत असा विश्वरूप धारण केलेला देव अर्जुनाने पाहिला त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी फिरवून तो कंठ आणि मुकुट याचकडे पाहू लागला तेव्हा त्याला असे वाटले की कल्पतरूची उत्पत्ती याचपासून झाली आहे झाली आहे की काय महासिद्धींचे अधिष्ठान जी लक्ष्मी ती शिणले असता जेथे विश्रांती घेते अशी जी अतिउत्कृष्ट कमळे त्यांचा वास घेत आहेत असे पाहिजे मुकुटावर अनुक्रमाने फुलांचे गुच्छ एकावर एक लावलेले असून कंठात आवर्णनीय अशा पुष्पमाळा घातलेल्या आहेत ज्याप्रमाणे स्वर्ग सूर्यतेजाने भरलेला किंवा मेरू पर्वत सोन्याने मढवलेला आहे त्याप्रमाणे कमरेसभोवती नेसलेला पिता झळकत होता ज्याप्रमाणे श्री महादेवास कापुराची उटी लावावी किंवा कैलास पर्वत पाऱ्याने लिंपावा अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या स्वच्छ उदकाने आच्छादावा ज्याप्रमाणे चंद्राची घडी उघडून तिचा आकाशाला बुरखा घालावा त्याप्रमाणे सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी दिसली ज्याच्या योगाने प्रकाशणाऱ्या वस्तूलाही ते चढते ब्रह्मानंद जो जात्यात अधिक थंड आहे त्याचाही ज्याने दाह नाहीसा होतो व ज्याच्या सुगंधाने जात्यात सुगंधमय असलेली पृथ्वीही सुगंधित होते ज्या गंधापुढे इतर गंधांचे तेज नाहीसे होते व ज्या गंधाला आकार नाही असा ज्याने मदनाने सर्वांगावर धारण केला आहे त्या सुगंधाची योग्यता कोण करू शकणार याप्रमाणे एक एक अलंकाराची शोभा पाहून अर्जुन भांबावला व तशात देव बसले आहेत उभे आहेत किंवा निजलेले आहेत हे त्यास समजेना डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो तो सर्व विश्वरूपाने भरले आहे असे दिसले म्हणून त्याकडे न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असे मनात आणून डोळे झाकतो तर अंतर्यामीही विश्वरूप दिसू लागले समोर अगणित तोंडे दिसत आहेत मग त्याच्या भीतीने पाठीमागे जर पाहू लागला तर तिकडेही विश्वरूपाचे तोंडे हात पाय तसेच दिसू लागले अहो दृष्टी उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूपाचा भास होतो यात आश्चर्य ते कसले परंतु डोळे मिटल्यावर ते दिसते हे नवल ऐका प्रभूच्या कृपेची करणी कशी आहे ती पहा की पार्थाच्या पाहण्यात आणि न पाहण्यात श्रीकृष्ण व्यापून राहिले म्हणून एका आश्चर्यरूपी पुरात पडल्यावर तात्काळ काठावर जाऊन जो उभा राहतो तो दुसऱ्या चमत्कार रूपी महा महासमुद्रात पडला याप्रमाणे आपल्या विश्वरूप दर्शनाच्या कौशल्याने श्रीकृष्णाने अर्जुनाला अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले तो सर्व व्यापी व स्वभावताच सर्वतोमुख असल्यामुळे आणि तशात अर्जुनाने विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे आपणच सर्व रूपे घेऊन नटला अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य दृष्टी दिली होती ती दिव्यात दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच दिसावे किंवा मिटली असता पाहणेच बंद व्हावे अशातली नव्हती म्हणून अर्जुनास डोळे उघडे ठेवून किंवा झाकून आणि अंधारातसुद्धा त्या दिव्य दृष्टीने दिसत होते असे हस्तिनापुरात संजयने धृतराष्ट्र राजा सांगितले व म्हटले की राजा ऐकलेस का नाना अलंकाराने भरलेले व ज्याला सर्व बाजूने डोळे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले श्लोकार्थ बारावा आकाशामध्ये सहस्त्र सूर्याची जर एका क्षणी प्रभा पसरली तर ती विश्वरूपाच्या प्रभेसारखी काहीशी दिसेल राजा त्या विश्वरूपाचे तेज कशासारखे होते म्हणून सांगू प्रलयकारी जसे द्वादश सूर्य एकत्र मिळतात तसे सहस्रावधी सूर्य एकाच वेळेला उदय पावले तरी त्यांच्यानेही त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करणार नाही सर्व विजा एकत्र करून व प्रळयकाळाच्या अग्नीचे सर्व साहित्य जमवून व त्यात महातेजांचे दशकही जरी मिळवले तरी त्या विश्वरूपाच्या अंगच्या तेजाची काही थोडी बरोबरी होईल परंतु त्याची अगदी बरोबरी तर खास होणार नाही असा त्या श्रीहरीचा महिमा आहे त्याच्या विश्वरूपात येथे सर्वत्र पसरले होते ते व्यासांच्या कृपेने दृष्टीस पडले श्लोकार्थ तेरावा त्या देवाधिदेवाच्या शरीरामध्ये सर्व जग एकत्र दिसत असून त्यामध्ये नाना विभाग आहेत असे अर्जुनाने त्यावेळेला पाहिले आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग एका बाजूस दिसत होते ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे दृष्टीस पडतात किंवा आकाशात ढगांवर जसे गंधर्वनगर पृथ्वीवर मुंग्यांचे वारू किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण असतात त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवाधिदेव श्रीकृष्णाच्या शरीरावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले श्लोकार्थ चौदावा तेव्हा धनंजय आश्चर्याने चकित झाला व त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि नमस्कार करून व हात जोडून तो देवाना म्हणाला तेव्हा विश्व वेगळे व आपण वेगळे असलेले थोडे द्वैत होते तेही नाही सेहून अर्जुनाचे मनही सहज विरून गेले अंतर्यामी ब्रह्मानंद जागृत होऊन बाहेरील अवयव ढिले पडले आणि पायापासून मस्तकापर्यंत रोमांच उभे राहिले पावसाळ्याच्या सुरुवातीस पर्वतावरील सर्व मळ वाहून गेल्यावर जसे गवत उगवते त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्रकांत म्हणण्यास पाझर सुटतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर अर्जुनाच्या शरीरावर घामाचे बिंदू आले कमळाच्या कळीत भुंगा सापडला म्हणजे ती जशी हेलकावते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लहरीने अर्जुनाचे शरीर बाहेर कापू लागले कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटे उकलून कापुराचे कण बाहेर पडू लागतात त्याप्रमाणे डोळ्यावटे आनंदाश्रुते थेंब पडू लागले चंद्रोदय झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्र भरलेला असूनही त्यास भरती येते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटाने तो वरच्यावर डोलू लागला याप्रमाणे अष्टसात्विक भावांची एकमेकात चढावर लागून अर्जुनास ब्रह्मानंदाची राजप्राप्ती झाली त्याचप्रमाणे ब्रह्मानंद सुखाच्या मागोमाग देव व मी असे द्वैत कायम राहिल्यामुळे अर्जुन श्वासोश्वास टाकून दृष्टीने पाहू लागला आणि ज्या बाजूला देव बसले होते त्या बाजूला वळून मस्तक लवून व हात जोडून प्रार्थना करू लागला श्लोकार्थ पंधरावा अर्जुन म्हणाला हे देवा तुमच्या देहामध्ये मला सर्व देव निरनिळ्या प्रकारांचे प्राण्यांचे समुदाय कमलाच्या आसनावर बसलेल्या सर्व प्रजांचा स्वामी ब्रह्मदेव सर्व ऋषी आणि दिव्य सर्प हेही दिसत आहेत अर्जुन म्हणाला प्रभो आपला जय जयकार असो आपली आम्हा प्राकृत जनावर फार मोठी कृपा झाली की आम्हाला विश्वरूप पाहण्यास मिळाले भगवान आपण ही गोष्ट फार चांगली केली व तिच्या योगाने स्वभावताच मला आनंद झाला तो हा की सर्व सृष्टीला तुमचा आश्रय आहे असे मी आज आपल्या दृष्टीने पाहिले देवा पर्वताच्या अंतर्गत जशी जागोजाग दऱ्यातून श्वापदांचे अरण्य असतात त्याप्रमाणे या तुमच्या शरीरावर शेकडो इंद्रचंद्रादी लोक माझ्या दृष्टीस पडले अहो आकाशावर ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसतात किंवा महावृक्षावर जसे पक्ष्यांची घरटे दृष्टीस पडतात त्याप्रमाणे श्रीहरी तुमच्या या विश्वरूपी शरीरावर देवासह स्वर्ग दिसत आहे पहा हे प्रभू पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न होणारे भूतसृष्टीतील प्राणी मात्र हे सर्व मी तुमच्या शरीरावर पाहत आहे तसाच या तुमच्या शरीरा शरीरावर सत्यलोकही आहे व तेथील ब्रह्मदेव तो हाच नव्हे काय दुसरीकडे जो पाहावे तो कैलासही दिसत आहे पार्वतीसह श्री शंकर हे तुमच्या शरीरावर एका भागावर दिसत आहेत हे ऋषिकेशा तुम्हालाही तुमच्या शरीरावर मी पाहतो आहे कश्यपादी ऋषींची सर्व कुळे व सर्पासह पाताळही तुमच्या विश्वरूपावर दिसत आहे फार काय ते त्रैलोक्यपते तुमच्या या एक एक अवयवरूपी भिंतीवर चौदा भुवनांच्या चित्राकृतीच काढल्या आहेत की काय असे वाटते आणि त्या भुवनातील जे जे लोक तेही या चित्रात दिसत आहेत असे तुमचे अलौकिक मोठेपण दृष्टीस पडते श्लोकार्थ सोळावा विश्वेश्वरा हे विश्वरूपा तुम्हाला अनंत बाहू अनंत उदरे अनंत मुखे अनंत नेत्र असून सर्व बाजूने तुम्हाला अनंत रूपे आहेत असे मी पाहतो पण तुमचा आधी मध्य आणि अंत मला दिसत नाही तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षूंच्या बळाने मी चहूकडे पाहू लागलो तो तुमच्या बाहुदंडाचे ठिकाणी आकाशाचे कोंब आलेत की काय असे वाटते त्याप्रमाणे देवा तुमच्या हाताने एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे दृष्टीस पडते व आकाशात जशी जगाची भांडारे उत्पन्न होतात त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत तुमच्या हजार मस्तकांचे कोट्यव हे मुखे जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी फळाने लवून आल्याप्रमाणे दिसत आहेत त्याचप्रमाणे तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहेत व नेत्राच्याही अनेक रांगा दिसत आहेत इतकेच नव्हे तर स्वर्ग पाता भूमी दिशा किंवा आकाश हा सर्व भेद नाही साहून हे सर्व विश्व मूर्तिमय दिसत आहे तुमच्याशिवाय एखाद्या बाजूसही परमाणू इतकी जागा कौतुकाने पाहू गेल्यास सापडत नाही याप्रमाणे सर्व तुम्ही व्यापले आहे नाना प्रकारच्या अपरिब्ध महाभूताने जे सर्व जग व्यापले होते हे ते सर्व हे अनंता तुम्ही व्यापले आहे असे दिसते असे तुम्ही कुठून आलात या ठिकाणी बसले आहात किंवा उभे आहात कोणत्या आईच्या पोटात होता तुमची केवढी आकृती आहे तुमचे रूप आणि वय कसे आहे तुमच्या पलीकडे काय आहे तुमचे अधिष्ठान कोणते हे जो मी पाहू लागलो तो मी सर्वत्र पाहिले आणि तुमचे अधिष्ठान तुम्ही पहा तुम्हीच आहात तुम्ही कोणापासून उत्पन्न झाला नाही जन्मरहित असेच तुमचे स्वयमय आहात देवा तुम्ही उभे नाही आणि बसलेले नाही उंच नाही ठेंगणे नाही तुमच्या वर आणि खाली तुम्हीच आहात देवा तुमचे रूप कशाप्रमाणे आहे म्हणाल तर तुमच्यासारखेच आहे व तुमचे वयही तुमच्यासारखेच आहे हे देवा ही देवा तुमचे पाठ आणि पोट ही तुमची तु तुमची तुम्हीच आहात फार तर काय हे अनंता मी जो आणखी पाहू लागलो तो तुमच्यासारखे तुम्हीच आहात असे माझ्या दृष्टीस पडले पण तुमच्या विश्वरूपात मला एक कमीपणा दिसतो तो हा की त्याला आधी मध्य आणि अंत ही तिन्ही नाहीत नाही तर सर्व ठिकाणी शोधून पाहिले परंतु मला पत्ता लागला नाही म्हणून आधी मध्य आणि अंत हे तिन्ही तुमच्या रूपाला नाहीतच यात संशय नाही हे आधी मध्य मध्यांतर रहिता हे अपरिमिता जगदीशा खरोखर याप्रमाणे तुम्ही तुमचे विश्वरूप पाहिले तुमच्या विश्वरूपावर शेकडो निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या अंगात नाना प्रकारच्या रंगाचा अंगरखाच घातला आहे असे तुम्ही दिसत आहात तुमच्या विश्वरूपी पर्वतावर ज्या तऱ्हे ज्या तऱ्हेतऱ्हेच्या निरनिराळ्या मूर्ती आहेत त्या वृक्ष आणि वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे अलंकार ते फुले आणि फळे आहेत ते हे देवा तुम्ही महासमुद्र असून मूर्तीरूपी लाटाने उसळलेले दिसता किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तीरूप फळाने भरलेले दिसता पृथ्वी अशी भूताने भरलेली आहे असे दिसते ज्या एक एक मूर्तीच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते व लय पावते तेवढ्याल्या मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमांच्या ठिकाणी असा या जगाचा विस्तार करणारे जर तुम्ही ते तुम्ही कोण व कोणाचे हे जो मी पाहू लागलो तो आमचे जे सारथी ते तुम्हीच आहात तर हे मुकुंदा तुम्ही सर्वदा असे सर्व व्यापक आहात परंतु भक्तावर अनुग्रह करण्याकरताच सगुण रूप धारण करता असे मला वाटते तुमची जी चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातात सुद्धा धरता येते हे विश्वरूप धारण करणाऱ्या देवा असे गोजीरवाणी रूप तुम्ही भक्तावर भक्तावर कृपा करण्याकरता घेत नाही का तर घेता पण आमच्या दूषित दृष्टीने ते तुमचे रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही मानतो परंतु तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीच होऊन तुमचा महिमा यथार्थ दृष्टीस पडला परंतु रथाच्या मकराकार जुवाच्या मागल्या बाजूला जे तुम्ही बसला होतात त्या तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे एवढे मी पक्के ओळखले श्लोकार्थ सतरावा हे भगवान मस्तकावर किरीट असून हातात गदा आणि चक्र असलेले तेजपुंज सर्व बाजूने दैदिप्यमान प्रदीप्त अग्नीच्या आणि सूर्याच्या प्रभेसारखी ज्यांची प्रभा आहे व ज्याची गणती करता येत नाही व कोणीकडूनही पाहण्यास अशक्य अशा तुम्हाला मी पाहतो हे श्रीहरी तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तोच हा नव्हे का पण हल्लीचे त्याचे तेज व आकार विशेष आहे हेच मोठे आश्चर्य वरच्या हातातील फिरत असलेले चक्र हेच नव्हे का कारण हे विश्वमूर्ते ते तुम्ही सावरून हातात धरीत आहात ही खूण कायम आहे दुसऱ्या हातात तीच ही गदा नव्हे का हे गोविंदा खालचे दोन हात निशस्त्र असून घोड्यांचे लगाम याच हातात धरले नव्हते का आणि हे विश्वेशा माझी विश्वरूप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेच तुम्ही हे एकदम विश्वरूप धारण केले हे मी जाणतो परंतु देवा या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याची ही माझी योग्यता नाही या आश्चर्याने माझे मन थक्कच होऊन गेले आहे यात नवलते काय हे तुमचे विश्वरूप येथे आहे किंवा नाही असा विचार करण्यासही अवकाश नाही त्या रूपाच्या तेजाचा चमत्कार असा आहे की तसे सर्वत्र भरलेले दिसते या रूपाच्या तेजाची अशी अलौकिक तीव्रता आहे की त्याच्यापुढे अग्नीची ही दृष्टी करपून जाते व सूर्यही काजव्याप्रमाणे दिपून जातो असे वाटते की सृष्टी महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडाली आहे किंवा कल्पांतीच्या वेळेच्या विजाने सर्व आकाश झाकून टाकले नाही की काय अथवा प्रळयकाच्या तेजाच्या ज्वालाने आकाश व्यापले आहे असे तुमचे जे माझ्या दिव्यदृष्टीने पाहवत नाही ते तेज अधिक प्रखर होऊन शरीरासाठी दाह होत आहे त्याचकडे पाहून माझ्या दिव्य चक्षुसही त्रास होत आहे अहो महाराज प्रलयकालचा अग्नी जो काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी गुप्त असतो त्या प्रलय रुद्राची जणू कळी असे भासते तसेच तुमच्या पसरलेल्या विश्वरूपाच्या तेजाच्या वर्षात पंचमहाभूतात्मक शरीर जळून ब्रह्मकटाहाचे कोळसे होत आहेत ज्या तुमच्या रूपाच्या व्याप्तीला व तेजाला अंत नाही असे हे अद्भुत रूप मी यावत जन्मात पाहिले नाही श्लोकार्थ अठरावा हे प्रभो जाणण्यास योग्य असे जे अक्षर नावाचे परब्रह्म ते तुम्ही आहात तुम्ही अविनाशी असून सनातन धर्माचे रक्षक आहात व तुम्ही चिरकाल राहणारे असे पुरुष आहात हे मला मान्य आहे देवा तुम्ही अक्षर परब्रह्म असून साडेतीन मंत्रा साडेतीन मात्राचा जो ओंकार त्याच्याही पलीकडील आहात व तुमचे स्थान श्रुती शोधित असताही त्यात सापडत नाही तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात व तुम्ही विश्व साठवण्याचे स्थान असून गहन अव्यय व अविनाशी असे आहात तुम्ही धर्माचे जीवन आहात अनादिसिद्ध असून नित्य नवे आहात व छत्तीस तत्वांच्याही पलीकडील सदतीसावे पुरुष असून या जगाचे ईश्वर आहात श्लोकार्थ एकोणीसावा हे प्रभो ज्याला आधी मध्य आणि अंत नाही ज्याच्या शक्तीला अंत नाही ज्याला अनंत हस्त आहेत सूर्य ज्याचे डोळे आहेत ज्याचे तोंड प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे आहे व जो आपल्या तेजाने या विश्वाला ताप करतो अशा तुम्हाला मी पाहतो तुम्ही आदिमध्यांतरहित असून स्वतःच्या पराक्रमाने अपार आहात तुम्हाला बाजूने असंख्य हातपाय आहेत चंद्र आणि सूर्य हे तुमचे डोळे असून ते शांती व कोप यांची लीला दाखवत आहेत तुम्ही तमोरूप डोळ्याने एकाला शासन करता व कृपारूप डोळ्याने एकाचे पालन करता खरोखर अशा अनेक प्रकाराने तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात ज्याप्रमाणे प्रळयाग्ने पेटल्यावर तहूकडे उजेड पडतो व त्याप्रमाणे तुमचे तोंड महाप्रखर दिसत आहे वळव्याने पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे पर्वतावरील सर्व पदार्थ पेटून ज्वाला भडकत असतात ज्या त्याप्रमाणे तुमची जीभ दाढा आणि दात चाटीच आहे अशी दिसते तुमच्या या तोंडातील अग्नीच्या उष्णतेने व तुमच्या रूपाच्या तेजाने सर्व विश्व करपून जाऊन नाश पावत आहे श्लोकार्थ विसावा हे महात्मन आकाश आणि पृथ्वी यामधील हे अंतर आणि सर्व दिशा तुम्ही एकट्याने व्यापून टाकले आहेत तुमचे हे अद्भुत उग्र रूप पाहून हे सर्व त्रैलोक्य अतिशय भयभीत झाले किंवा स्वर्ग पाता पृथ्वी अंतरिक्ष तशा दहा दिशा व सर्व दिशाचक्र हे सर्व तुमच्या एक रूपाने व्यापून गेले असे कौतुकाने मी पाहतो परंतु आकाशासकट तुमच्या भेसू रूपात जणू काय सर्व विश्व बुडत आहे किंवा तुमच्या अद्भुत रूपाच्या ताटात चौदाही भुवने सापडली आहेत असे तुमचे रूप आश्चर्यकारक आहे ते मला कसे पाहावेल तुमच्या भव्य रूपाच्या प्राप्तीची कल्पना करवत नाही तुमच्या रूपांचे तेज सहन करवत नाही या तुमच्या रूपाच्या दर्शनापासून जगाला सुख प्राप्त होण्याचे एकीकडे राहून उलट जग कष्टाने प्राण धरीत आहे देवा असे तुमचे अद्भुत रूप पाहून भीतीचे भरते कसे आले हे समजत नाही कारण भीतीपासून होणाऱ्या दुःखाच्या लाटात त्रैलोक्य बुडवत आहे एरवी तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून भय आणि दुःख यांची का प्राप्ती व्हावी परंतु या तुमच्या रूपापासून सुख होणारच नाही असे मला भासत आहे जोपर्यंत रूप दृष्टीस पडले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषय वासनाही विटून गेल्या आणि त्रासही उत्पन्न झाला तसेच हे तुमचे रूप पाहिल्यापासून मला जी भीती उत्पन्न झाली आहे अशा स्थितीत मी कसा राहू म्हणून मागे सरावी तर जन्म मरण तुमच्या व माझ्या भेटीत अंतर पाळते आणि पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला आलिंगन देता येत नाही अशा रीतीने दोन संकटाच्या कचाटीत सापडून बिचारा त्रैलोक्याचा हुरडा होत आहे अशी माझी तुमचे विश्वरूप पाहण्याची खरी हौस माझ्या अनुभवास आली आहे ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अग्नीत पोळल्यामुळे आपला दाह शमन होण्याकरता समुद्राकडे धाव घेतो तो समुद्राच्या लाटापासून त्याला जास्तच भीती वाटते त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे तुम्हाला पाहून ते तळमळावेस लागले आहे श्लोकार्थ एकविसावा हे प्रभो हे देवांचे संघ तुमच्या स्वरूपात प्रवेश करीत आहेत कित्येक भयभीत होऊन हात जोडून तुमची स्तुती करीत आहेत आणि महर्षी आणि सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती शब्द शब्द उच्चारून पुष्कळ स्तुतीने तुमची प्रशंसा करीत आहेत आता त्या पलीकडील देवांचे समुदायांची झालेली स्तुती पहा तुमच्या आमच्या तेजाने हे देव सर्व कर्माची बीजे जाळून सद्भावाने तुमच्या ठिकाणी लीन होत आहेत आणखी काही खरोखर भयभीत होऊन तुमच्यासमोर उभे राहून हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत देवा अज्ञान समुद्रात पडून विषयांच्या जाळ्यात आम्ही सापडलो व स्वर्ग सुखाने संसार या दोहोंच्या कचाट्यात पडलो अशा संकटातून तुमच्या वचून आम्हास कोण सोडविल म्हणून देवा आम्ही सर्व भावाने तुला शरण आलो असे देवा हे ते म्हणतायत पहा आणखी कश्यपादी महर्षी व कपिलादी सिद्ध व विद्याधर आदी करून गंधर्वांचे मेळे हे तुमचे कल्याण होवो असे म्हणत असून तुमची प्रार्थना करीत आहेत श्लोकार्थ बावीसावा हे प्रभू रुद्र आदित्य वसु साध्य म्हणजे रुद्रगण विश्वेदेव अश्विनी कुमार मरुत पितर गंधर्व यक्ष असुर व सिद्ध यांचे समुदाय हे विस्मित होऊन तुमच्या रूपाकडे टक लावून पाहत आहेत हे अकरा रुद्र बारा आदित्य आठ वसू साध्य नामक सर्वदेव अश्विनी कुमार एकोणपन्नास मरुद्गण हे सर्व आपल्या वैभवाने तसेच पितर गंधर्व यक्ष सर्व राक्षसगण इंद्राधिक मुख्य देव व सर्व सिद्ध हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठतेने तुमचे विश्वरूप पाहत आहेत ते पहा आणि प्रभो तुम्हाला पाहताना क्षणोक्षणी मनात आश्चर्य मानून पुढे ते आपली मस्तके लवित येत आहेत ते सर्व मंजूर शब्दाने स्वर्गात तुमचा जय जयकार करीत आहेत व हात जोडून तुम्हाला नमस्कार करीत आहेत त्या देवांच्या नम्रता रूपी वृक्षांच्या बागेत अष्टसात्विक भावरूप वसंत प्राप्त होऊन त्या वृक्षास करसंपुटरूपी पालवी फुटून तुमची त्यांना फलरूपी प्राप्ती झाली श्लोकार्थ तेविसावा हे महाबाहू तुमचे बहुत मुखांचे बहुत नेत्रांचे बहुत हस्तांचे बहुत मांड्यांचे बहुत पायांचे बहुत पोटांचे व बहुत दाढाने विकराळ असे विशाल रूप पाहून सर्व लोक भयाने अत्यंत भयभीत होत आहेत आणि मीही तसाच भयभीत होत आहे जणू काय त्यांच्या नेत्रांचे भाग्यच उदय असावे व तुमचे हे अगाध विश्वरूप पाहून त्यांच्या मनाला सुखाचा दिन उगवला हे तीन लोक व्यापणारे तुमचे स्वरूप पाहून देवांनाही भीती उत्पन्न झाली कारण हे स्वरूप वाटेल तिकडून पाहिले असता प्रत्येक पाहणाऱ्याला आपल्यासमोर आहे असे दिसते याप्रमाणे हे एकच असून विचित्र आणि भेसूर आहे याला पुष्कळ तोंडे आणि नेत्र आहेत व अनंत हात असून त्यात शस्त्रे धारण केलेली आहेत तसेच अनंत उत्तम बाहू पाय उदर नाना वर्ण इतके असून मुखस खावयाला उठले आहे असे दिसते ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती रागवलेला यम जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या होळ्या पसरतो किंवा शंकराचे संहार करण्याची यंत्रेच अथवा पात्रे प्रळय प्रळय भैरवांचे जमाव किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची विभूती संहार करण्याकरता यावी की काय त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे दिसत आहेत आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे सिंह मावत नाहीत त्याप्रमाणे तुमचे दात तोंडात न मावता भयंकर दिसत आहेत प्रळय रात्रीच्या अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाची निघतात त्याप्रमाणे प्रयकाच्या संहाराच्या रक्ताने तुमच्या दाढा किटलेल्या दिसतात फार काय सांगावे काळाने जसे युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्व संहारात जीवांचा नाश व्हावा तो त्याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसतो काय सांगू हे सर्व जग अत्यंत दीन दिसते कारण जगाकडे किंचित नजर टाकून पाहिल त्याला ते दुःखरूप यमुना नदीच्या काठाच्या झाडाप्रमाणे उभे राहिलेले आहे असे दिसते तुमच्या या महामृत्यूरूपी सागरात जगताचे आयुष्य हीच कोणी नाव शोकरूपी तुफानाने हेलकावे खात आहे देवा कदाचित तुम्ही असे म्हणाल की तुम्ही तुला लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण आहे तर तसे न करता जे हल्ली विश्वरूप पाहिले आहेस त्याचे मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे तर लोकांच्या भीतीचा फक्त आहार पडदा असून खरे म्हणाल तर भीतीने माझीच पाचावर धारण बसली ज्या मला प्रळयकाळाचा रुद्र भीतो व माझ्या भीतीने मृत्यू लपतो तो मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून कापत आहे अशी तुम्ही माझी स्थिती करून टाकली परंतु हे प्रभो ह्या तुमच्या अतिभयंकर रूपाला की जे आपल्या उग्र तेजाने भयालाही जिंकून टाकते त्याला विश्वरूप म्हणणे हे नवनवे का तर ही मारामारी होय श्लोकार्थ चोवीसावा हे विष्णू तुम्ही जे आकाशापर्यंत पोहोचलेले प्रकाशमान अनेक वर्णांचे पसरलेले तोंडांचे व प्रदीप्त आणि विशाल नेत्रांचे त्या तुम्हाला पाहून माझा अंतरात्मा भयभूत भयभीत होऊन गेलाय माझे धैर्य टिकत नाही व व मला शांतीही वाटत नाही कित्येक रागीत मुखे जणू काय महाकाळाबरोबर पैजेने लढतायत त्याने आपल्या मोठेपणाने आकाशास मागे टाकले आहे ही आकाशाच्याही मोठेपणाने आकळली जात जा आकळली जात नाहीत व त्रिभुवनाच्या वाऱ्यानेही ज्यांचे वेष्टन होत नाही उलट ते आपल्या वाफाने अग्नीला जाळून सर्वत्र भडका करीत आहेत त्याचप्रमाणे ती एकसारखी एक नसून प्रत्येकात रंगारूपाचा भेद आहे व प्रयकाचा अग्नी ज्यावेळेस उत्पन्न होतो त्यावेळेस तो यांच्याच सहाय्याने पृथ्वीचा प्रळय करतो की काय कोंडाने यांच्या अंगचे तेज एवढे आहे की ज्याने त्रैलोक्याची राखून ठेवते त्यातही तोंडे आहेत व तोंडात दात आणि दाढ आहेत काय वाऱ्याला धनुर्वास झाला किंवा समुद्राला महापूर येऊन तो महा मर्यादा सोडून वाहू लागला अथवा वडवा नाण्याच्या सहाय्याने विप विप्ररूप अग्नी मारण्यास प्रवर्तन आहे की काय काळकूट विष अग्नीने घ्यावे अथवा मरण हेच मारण्यास उद्युक्त व्हावे त्याप्रमाणे या विश्वरूपाचे तेज प्रखर असून त्याला आणखी तोंडेही येईल परंतु ती तोंडे केवढी मोठी आहेत म्हणाल तर आकाशमध्येच तुटून त्याला जशी खिंड पडावी त्याप्रमाणे किंवा हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी काखेत मारून ज्यावेळेस पाताळात जावेस निघाला त्यावेळेस हटकेश्वराने सप्त पाताळाखालील महादेवाच्या अवताराने जसे पाताळाचे विवर उघडले त्याप्रमाणे ही तुमची तोंडे पसरलेली असून त्या जिव्हा आवेशाने लढबडतायत आपल्या एका घासासही विश्व पुरणार नाही म्हणून कौतुकाने देखील ते खाऊन टाकीत नाहीत आणि पाताळातील नागांच्या फुसकाऱ्याने जशा विषाच्या ज्वाळा आकाशास लागतात त्याप्रमाणे या तोंडाच्या दरीत जिव्हा भासतायत प्रळयकाच्या विजांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे किल्ले शृंगारावे त्याप्रमाणे ओठांच्या दोन्ही बाजूस दारांचे आकडे प्रखर दिसत आहेत आणि कपाळाच्या भागातील खळग्यात भयाला भिवणारे असे डोळे दिसत असून ते महामृत्यूचे प्रवाह अंधारात दडून बसल्यासारखे दिसते याप्रमाणे भीतीचे कौतुक करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्राप्तीची आशा करता हे मला समजत नाही परंतु मला मात्र मरणाची भीती झाली देवा मला ते विश्वरूप पाहण्याविषयी डोहाळे झाले होते ते माझे मनात फळले व ते रूप पाहून जशा रीतीने डोळ्याची शांती व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झाली आहे देवा शरीर हे मातीचे असून ते नाहीसे झाले असता त्याची कोण पर्वा करील परंतु माझे चैतन्य हेही कदाचित राहील की नाही याचा भरोसा नाही थोडा बहुत मनालाही ताप उत्पन्न होत आहे व बुद्धीला भीती उत्पन्न होऊन अभिमानाचाही विसर पडलाय इतकेच नव्हे तर इंद्रियाहून निराळा असा जो आनंदरूपी निश्चळ आत्मा त्यालाही शिसारी आली आहे देवा विश्वरूपाचा साक्षात्कार का साक्षात्कार काय सांगावा की ज्याच्या दर्शनाने माझे ज्ञानच देशोधडीस लागले आणि माझा व तुमचा जो गुरु शिष्यांचा संबंध तो या जगात उरेल की नाही याचा मला संशय देवा तुमच्या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे व्याकुळ झालेले अंतःकरण सावरून धरण्याकरता त्याला मी धीर देण्याची खटपट करीत आहे मूळ माझे व धैर्याचे वाकडे वाकडे पडले होते तशाच हे विश्वरूप डोळ्याने पाहिले हे असो परंतु शाब्बास तुम्ही मला उपदेशाच्या घोटाळे चांगलेच पाडले माझा जीवात्मा विसावा घेण्याच्या निमित्ताने बिचारा चहूकडे धाव घेत आहे परंतु त्याला कुठेही थारा मिळत नाही याप्रमाणे तुमच्या या विश्वरूपी महामारीच्या दर्शनाने स्थावर जंगमाधी सृष्टीतील सर्वांचे जीवित्व नाहीसे झाले पण जर तुम्हाला शरण न आलो तर मी जिवंत तरी कसा राहीन श्लोकार्थ पंचवीसावा हे देवाधिदेवा जगन्निवासा प्रलयकालच्या अग्नीसारखे प्रदीप्त आणि भयंकर दाढाने विकरा अशी तुमची मुखे पाहताच मला दिशात समजेनाशा झाले व मला सुख वाटत नाही तस्मात आपण मजवर कृपा करा जसे महाभयाचे संबंध भांडे फुटून आपल्या डोळ्यापुढे उघड दिसावे त्याप्रमाणे तुमची अकरा विक्रार मोठी तोंडे पसरलेली दिसत आणि आतील दात व दाढा यांची इतकी गर्दी झालेली आहे की त्या दोन्ही ओठांच्या आत मावत नाहीत त्या योगाने चहूकडे प्रलयकारच्या शस्त्रांचे दाट कुंपण लावले की काय असे वाटते तक्षक हा पूर्ण विषारी असून त्याच्या तोंडात जशी विषाचीच भर घालावी किंवा अमावस्येच्या रात्री भूतांचा संचार व्हावा अथवा प्रयाग्नीने आग्नेयास्त्र परजावे त्याप्रमाणे तुमची विशाळ तोंडे असून त्यातून आवेश बाहेर उसंबळत आहे व त्या योगाने आमच्यावर मरणरूपी पाण्याचे लोढे झाले की काय असे वाटते सर्व ब्रह्मांडाचा नाश करणारा प्रळयाग्नी उद्भवला व त्याला प्रळयकाचा प्रचंड वारा साह्य झाला तर तो काय जाणार नाही त्याप्रमाणे संहार करणारी अशीही तुमची तोंडे पाहून माझा धीर अगदी खचला व आणि मी वेडावून जाऊन मला दिशांचीही भूल पडली व माझा मलाच विसर पडला तुमचे विश्वरूप मी डोळ्यांनी पाहिले नाही तोच त्यापासून होणारे सुख नाहीसे झाले म्हणून हे तुमचे अवाढव्य स्वरूप आवरून घ्या तुम्ही अशा रीतीने मला भिव्वाल असे जर माहीत असते तर मला विश्वरूप दाखवा असे तुम्हाला मी का म्हटले असते तर आता ह्या आपल्या विश्वरूप प्रय प्रयाग्नीपासून एक वेळ माझे प्राण वाचवा हे अनंता तुम्ही जर आमचे खरोखर धनी आहात तर माझ्या मरणाच्या आड काहीतरी घालून मग हा महामारी रूपी तुमच्या विश्वरूपाचा पसारा आवरा हे देवार्जी देवा सर्व विश्वाचे वस्तीस्थान असलेले तुम्ही ते सर्व जगाचे पालन करण्याचे विसरून त्याचा उलट संहार करू पाहता काय म्हणून हे देवराया लवकर प्रसन्न होऊन आपली माया आवरून घेऊन मला भयापासून सोडवा एवढा वेळपर्यंत पुष्कळ काकुळतीस येऊन तुमची जी विनवणी करीत आहे त्याचे कारण मला या विश्वमूर्तीची इतकी भीती वाटली ज्यावेळेस अमरावती राक्षसांचा छापा पडला होता त्या वेळेस मग त्यांचा पराभव मी एकट्याने केला मी काळाच्याही तोंडात जाण्यास भि भिणारा नव्हे परंतु देवा हे आपले विश्वरूप गोष्टीपैकी नव्हे या ठिकाणी मृत्यूवरही ताण करून सकल विश्वास आमचा घोट घ्यावा या हेतूने तुम्ही प्राप्त झाला आहात हे पहा प्रलयकालचा समय नसूनही तुम्ही मध्येच काळ रूपाने प्राप्त झाल्यामुळे या बिचारा त्रिभुवन गोलांची शंभर वर्षे भरले आहारे दैवा तुझी गती किती विपरीत आहे विश्वरूपाच्या दर्शनापासून शांती होईल अशा समजूतने मी देवास विश्वरूप दाखवा असे म्हणून म्हटले तर ते सुख न होता उलट विघ्न ओढवले अरे रे देवा आता मात्र हे विश्व बुडाले कारण तूच त्याला ग्रासू लागलायस देवा अहो आपण अनेक मुखे पसरून या सर्व सैन्याला चहू करून भक्षण करीत आहात हे प्रत्यक्ष माझ्या दृष्टीस पडत नाही का श्लोकार्थ सव्वीसावा हे प्रभो धृतराष्ट्रांचे दुर्योधनादी सर्व पुत्र राजांचे समुदायासह आणि भीष्म द्रोण तसाचा कर्ण व आमच्याकडील मुख्य मुख्य योद्धे यासह अहो कौरव कुलातील वीर आणि आंधळ्यात आंधळ्यात धृतराष्ट्राचे मुलगे ते हेच हेच नव्हते का आहा हे गेले गेले सहपरिवार तुमच्या मुखात गेले आणखी जे देशोदेशीचे राजे त्यांचे यांचे सहाय्य करण्याकरता आले होते त्यांचा निरोप माघारा सांगण्याकरता देखील कोणी मनुष्य उरला नाही अशा रीतीने तुम्ही सर्वांना गिळीत आहात या रणात मोठ्या थाटाने हत्तीच्या समुदायांचे देखील घटघटा घास करीत आहात बंदुका तोफा यांचा मारा करणारे आणि पायदळांचे समुदाय यांच्या झुंडीच्या झुंडी तुमच्या मुखात की होत नाही होत आहेत कृतांताच्या तोडीची अशी शस्त्रे की ज्यापैकी एक देखील सर्व विश्वाचा नाश करील अशी कोट्यावधी तुम्ही गिरवून टाकीत आहात चतुरंग सेना तसेच घोडे जोडलेले रथ या सर्वांना दात न लावता घट्ट करीत आहात तर देवा यापासून तुम्हाला कसा संतोष वाटतो अहो भीष्मासारखा सत्यवादी शौर्य निपुण असा दुसरा कोण आहे याला आणि हा द्रोण ब्राह्मण असून त्याला देखील आपण ग्रासून टाकले ना अरे रे अहो सूर्यपुत्र जो महावीर कर्ण तोही गेला आणि आता आमच्याकडे योद्ध्यांची पाळी येऊन त्यांचीही अडचण नाहीशी केली हाय रे ब्रह्मदेवा यातून प्रभूच्या प्रसादापासून ही काय अनन्वित गोष्ट घडत आहे की मी प्रभूची प्रार्थना करून बिचारा जगाला मारण्यास पात्र कारण ठरो मारण्यास मात्र कारण ठरलो पूर्वी थोड्या बहुत प्रकाराने प्रभूने आपल्या विभूती सांगितल्या पण त्याप्रमाणे देवांची माझ्यासमोर दिसत असलेली स्थिती नाही असा हट्ट मी धरून नसलो म्हणून भोक्तव्य हे केव्हा भोक्तव्य हे केव्हाही चुकत नाही म्हणतात ही गोष्ट अगदी खरी आहे आणि बुद्धी त्याप्रमाणेच होते हेही खरी आहे लोकांनी आपल्या मरणाचे खापर माझ्या डोक्यावर फोडावे ही गोष्ट कशी कशी चुकणार पूर्वी समुद्र मंथनाच्या वेळी अमृत हाताला आलेलं असूनही देवाने समुद्र मंथन बंद न करता जास्ती इच्छा केली तेव्हा शेवटी त्यांच्या हाती काळकूट विष आले परंतु तेही एक प्र, एका प्रकारे कमीच शिवाय त्याचे निश निराकरण करण्यासाठी होते आणि त्यावेळी ते संकट शंकराने दूरही केले पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार हा अग्निस मदत करणारा वारा नसून प्रत्यक्षच पेटलेला वारा आहे तर याला कोण आवरील तसेच सर्व गगनात जे विष पसरले आहे ते कोण घेईल व महाकाळाबरोबर खेळण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे ज्ञानेश्वर म्हणतात याप्रमाणे अर्जुन दुःखाने व्यापून मनातल्या मनात शो करू लागला परंतु या प्रसंगी देवाच्या मनातील अभिप्राय त्याला कळला नाही मी मारणारा व हे कौरव मरणारे अशा मोहाने जो तो व्यापून गेला होता तो त्याचा मोह नाहीसा करण्याकरताच श्री अनंताने आपले हे विश्वरूप दाखवले आणि कोणी कोणास मारित नाही तर या ठिकाणी सर्वांचा संहार करणारा मीच आहे हे त्यांनी विश्वरूपाच्या योगाने व्यक्त केले परंतु अर्जुनास हे न समजता तो व्यर्थ व्याकुळ झाला व उगीच मनात भीती धरून लागला